झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला सण गौरी गणपतीचा आला ताशाच्या संगती बेंड बाजा वाजतो सण गौरी गणपतीचा आला या पावसाच्या पाण्याची रिम झिम रिम झिम धारा शालू हिरवा त्याला निसर्ग नट गौरी गणपतीचा आला